श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग कंसात दैवी आणि आसुरी स्वभाव कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक दोन व तीन श्रीभगवानुवाच अभयं व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यम क्रोध त्याग शान्तिरपैशुनं दयाभूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं हृर्चापलं तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले अभयम निर्भयता सत्वसंशुद्धी सत्वशुद्धी किंवा जीवनशुद्धी ज्ञान ज्ञानामध्ये योग संबंधित होण्याचा व्यवस्थिती स्थिती दानम दान दमह मनाचे संयमन च आणि यज्ञ यज्ञ च आणि स्वाध्याय वेदाध्ययन तप तपस्या आर्जव सरलपणा अहिंसा अहिंसा सत्यम सत्य अक्रोध क्रोधमुक्तता त्याग त्याग शांति शांति अपैशुनम दोष काढण्यापासून तिटकारा असणे दया दया भूतेषु सर्व जीवांच्या प्रती अलोलुप्त्वम लोभातून मुक्तता मार्दवम सौम्यता रिही विनयशीलपणा अचापलम दृढता तेज तेज उत्साह क्षमा क्षमा धृती धैर्य शौचम पावित्र्य अद्रोह निर्मत्सरता न नाही अतिमानिता मानाची अपेक्षा भवंती आहेत संपदम गुण दैवीम स्वभाव अभिजातस्य जन्मलेल्या भारत हे भारत श्री भगवान म्हणाले निर्भयपणा सत्वशुद्धी आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन दान आत्मसंयम यज्ञकर्म वेदाध्ययन तपस्या साधेपणा अहिंसा सत्य क्रोधातून मुक्तता त्याग शांती दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा सर्व जीवांच्या प्रती दयाभाव लोभविहीनता सौम्यता विनयशीलपणा दृढनिश्चय उत्साह क्षमा शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभी भौतिक जगतरूपी वटवृक्षाचे वर्णन करण्यात आले आहे या वृक्षापासून निघालेल्या अंगभूत मुळाची तुलना जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी करण्यात आली आहे नवव्या अध्यायामध्येही देव आणि असुर यांचे वर्णन करण्यात आले आहे वैदिक संस्कारानुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभदायी मानण्यात आले आहे आणि अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हटले जाते जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्षपथावर प्रगती करतात या उलट जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करीत आहेत त्यांना मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही त्यांना एकतर या भौतिक जगतात मनुष्य प्राणी म्हणून राहावे लागते अथवा पशुयोनी किंवा त्याहूनही खालच्या योनीमध्ये त्यांचे पतन होते या सोळाव्या अध्यायामध्ये भगवंत दैवी प्रकृती व तिचे गुण आणि आसुरी प्रवृत्ती व तिचे गुण या दोहोंचे वर्णन करतात त्यांनी या गुणांच्या लाभहानींचाही निर्देश केला आहे दैवी गुणांनी युक्त असा जन्म प्राप्त झालेल्या संदर्भात योजिलेला अभिजातस्य हा शब्द सारगर्भित आहे दैवी वातावरणात मुलाला जन्म देणे याला शास्त्रांमध्ये गर्भाधान संस्कार असे म्हटले जाते जर माता पित्यांना दैवी गुणयुक्त मूल हवे असेल तर त्यांनी मनुष्याच्या सामाजिक जीवनासाठी घालून दिलेल्या दहा तत्वांचे पालन केले पाहिजे भगवद्गीतेतही आपण पूर्वी पाहिले आहे की सद्गुणी मुलाला जन्म देण्याकरिता केलेले धर्मसंमत मैथून म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत कृष्ण भावनेकरिता जर कामजीवनाचा सदुपयोग केला तर ते कामजीवन निषिद्ध नाही जे कृष्ण भावनामय आहेत त्यांनी तरी निदान कुत्र्या मांजरांप्रमाणे प्रजोत्पादन करू नये जन्मानंतर मुलाला कृष्णभावना भावित बनविण्यासाठीच त्यांनी प्रजोत्पादन करावे कृष्णभावनेमध्ये तल्लीन झालेल्या मात्या पित्यांच्या पोटी जन्मल्या असलेल्या मुलाला हा लाभ प्राप्त झाला पाहिजे मानवी समाजाचे जन्मानुसार विभागीकरण करणे हा वर्णाश्रम धर्माचा उद्देश नाही वर्णाश्रम धर्मातील विभाग हे शैक्षणिक पात्रतेनुसार आहेत मानव समाजाला सुख समृद्ध ठेवण्यासाठी ते विभाग करण्यात आले आहेत या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या गुणांचे वर्णन दैवी गुण असे करण्यात आले आहे व हे गुण मनुष्याने आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करून या भौतिक जगातून मोक्षप्राप्ती करावी यासाठी आहेत वर्णाश्रम धर्मामध्ये संन्याशाला सर्व वर्णांचा आणि आश्रमांचा प्रमुख किंवा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते ब्राह्मणाला क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णांचा आध्यात्मिक गुरु मानण्यात येते परंतु वर्णाश्रमाचा प्रमुख असणारा संन्यासी हा ब्राह्मणांचाही आध्यात्मिक गुरु असतो संन्याशांसाठी सर्वप्रथम आवश्यक गुण म्हणजे निर्भयपणा होय संन्याशाला विना आश्रय एकटेच राहावे लागते त्याला केवळ भगवत कृपेवर विसंबून राहावे लागते जर मनुष्याला वाटत असेल की मी सर्व संघ परित्याग केल्यावर माझे रक्षण कोण करील तर त्याने संन्यास स्वीकारू नये मनुष्याला पूर्ण दृढ विश्वास असला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयात उपस्थित आहेत ते सर्व काही पाहत आहेत आणि मनुष्य काय करू इच्छितो हे सुद्धा ते जाणतात मनुष्याला पुरी खात्री पटली पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने त्यांना शरणागत झालेल्या जीवात्म्यांची काळजी घेतात मनुष्याला वाटले पाहिजे की मी कधीच एकटा नसेन मी जरी घनदाट आरण्यात राहिलो तरी श्रीकृष्ण मला साथ देतील आणि सर्व प्रकारे माझे संरक्षण करतील या दृढ निश्चयालाच अभयम असे म्हटले आहे संन्यासाश्रमी मनुष्याची मनोवृत्ती अशी असणे आवश्यक आहे नंतर त्याने आपले जीवन शुद्ध केले पाहिजे संन्यास आश्रमात पालन करावयाची अनेक विधिविधाने आहेत यांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे संन्याशाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे त्याच्यासाठी एकांतवासात स्त्रीशी बोलणे देखील निषिद्ध आहे श्री चैतन्य महाप्रभू हे एक आदर्श संन्यासी होते आणि म्हणून जेव्हा त्यांचे जगन्नाथपुरीला वास्तव होते तेव्हा त्यांच्या स्त्रीभक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी जवळपासही जाऊ शकत नव्हत्या त्यांना दूरूनच प्रणाम करण्यास सांगितले जायचे हे काही स्त्री जातीबद्दलच्या द्वेषभावनेचे लक्षण नव्हे तर स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळण्यासाठी संन्याशाला घालून देण्यात आलेला नियम आहे मनुष्याने स्वतःच्या जीवनशुद्धीकरिता आपापल्या आश्रमांच्या विधिविधानांचे पालन केले पाहिजे संन्याशांसाठी स्त्रियांशी निकट संबंध ठेवणे आणि इंद्रिय तृप्तीकरिता धनसंचय करणे पूर्णतया निषिद्ध आहे श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः आदर्श संन्यासी होते आपण त्यांच्या जीवनचरित्रावरून पाहू शकतो की स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे आचरण अतिशय कडक असे अत्यंत पतित जीवांचा उद्धार करणाऱ्या श्री चैतन्य महाप्रभूंना जरी भगवंतांचे अत्यधिक उदार अवतार मानण्यात आले असले तरी स्त्रियांशी आचरण करण्याबाबतच्या संन्यासाश्रमाच्या नियमांचे ते कठोरपणे पालन करीत असत श्री चैतन्य महाप्रभूंचा छोटा हरिदास नामक एक पार्षद होता आणि तो महाप्रभूंच्या बरोबर इतका अंतरंगा पार्षदांसमवेत संग करीत असे परंतु कोणत्या तरी कारणाने छोटा हरिदासने एक तरुण स्त्रीकडे कामवासनेने पाहिले श्री चैतन्य महाप्रभू इतके कडक शिस्तीचे होते की त्यांनी छोटा हरिदासाची आपल्या निकटस्थ पार्षदांच्या सहवासातून तात्काळ हकालपट्टी केली श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले संन्यासी असो वा कोणीही असो ज्याला भवबंधनातून सुटण्याची उत्कट इच्छा आहे आणि जो आध्यात्मिक स्तरावर स्वतःची उन्नती करून स्वगृही भगवद्धामात प्रवेश करू इच्छितो त्याने इंद्रिय तृप्तीकरिता भौतिक संपत्तीचा आणि स्त्रियांचा उपभोग तर घेऊच नये एवढेच काय पण त्यांच्याकडे तशा वृत्तीने पाहताही कामा नये कारण अशा कामुक दृष्टीने त्यांच्याकडे केवळ पाहणे देखील इतके निंद्य आहे की अशी कुवासना उत्पन्न होण्यापूर्वी त्याने आत्महत्या करणे अधिक बरे होईल याप्रमाणे हे सारे शुद्धीकरणाचे विधी आहेत पुढील गुण ज्ञानयोगेन व्यवस्थिती म्हणजे ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न असणे हा आहे संन्यासी जीवन हे गृहस्थांना आणि ज्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या वास्तविक जीवनाचे विस्मरण झाले आहे त्यांना ज्ञान प्रसार करण्यासाठी आहे संन्याशाने आपल्या उदरनिर्वाहार्थ दारोदारी भिक्षा मागितली पाहिजे परंतु याचा अर्थ असा नाही की तो भिकारी आहे दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या मनुष्याचा नम्रता हा सुद्धा एक गुण आहे आणि केवळ नम्रता म्हणूनच तो दारोदारी माधुकरी मागण्यासाठी न जाता ग्रहस्थांना प्रबुद्ध करण्याकरिता आणि त्यांना कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरिता जातो हे संन्याशांचे कर्तव्य आहे जर तो वास्तविकपणे प्रगत असेल आणि त्याला आध्यात्मिक गुरूचा आदेश असेल तरच त्याने सबळ शास्त्र प्रमाणांसहित आणि ज्ञानासहित कृष्ण भावनेचा प्रचार करावा जर तो याप्रमाणे प्रगत नसेल तर त्याने संन्यास आश्रमाचा स्वीकार करू नये मनुष्याने पुरेशा ज्ञानाअभावी जरी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला असेल तर त्याने ज्ञानाचे अनुशीलन करण्याकरिता अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून श्रवण करण्यात पूर्णतया संलग्न झाले पाहिजे संन्याशांकडे अभय सत्व समशुद्धी आणि ज्ञानयोग हे गुण असणे अत्यावश्यक आहे दान हा पुढील गुण आहे दान हे विशेषत ग्रहस्थाश्रमियांकरिता आहे गृहस्थांनी आपली उपजीविका प्रामाणिकपणे अर्जित केली पाहिजे आणि आपल्या उत्पन्नापैकी पन्नास टक्के उत्पन्नाचा विनियोग जगभर कृष्ण भावनेच्या प्रसाराकरिता करावा अशा रीतीने ज्या संस्था कृष्ण भावनेच्या प्रसाराकरिता कार्यरत आहेत त्या संस्थांना गृहस्थांनी दान द्यावे योग्य व्यक्तीलाच दान देण्यात यावे सत्वगुणी दान रजोगुणी दान आणि तमोगुणी दान असे दानाचे विविध प्रकार आहेत आणि याचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल सत्वगुणी दान हे शास्त्र संमत आहे परंतु रजोगुणी व तमोगुणी दान हे शास्त्र संमत नाही कारण हा धनाचा केवळ अपव्यय आहे कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठीच केवळ दान देण्यात यावे आणि हेच सत्वगुणी दान होय दम कंसात आत्मसंयम कंसपूर्ण या गुणाबाबतीत सांगावयाचे तर आत्मसंयम हा केवळ इतर आश्रमियांकरिताच आहे असे नव्हे तर तो विशेष करून आश्रमियांकरिता आहे ग्रहस्थाला पत्नी असली तरी त्याने आपल्या इंद्रियांचा अनावश्यक मैथुनाकरिता उपयोग करू नये कामजीवनाच्या बाबतीत ग्रहस्थांवर सुद्धा बंधने आहेत त्याने केवळ प्रजोत्पादन करण्याकरिताच मैथून करावे जर त्याला संतती नको असेल तर त्याने आपल्या पत्नीशी संभोग करू नये आधुनिक समाज मुलांची जबाबदारी टाळण्यासाठी गर्भ प्रतिबंधक किंवा त्याहूनही निंद्य अशा साधनांचा उपयोग करतो आणि कामजीवनाचा अनिर्बंध उपभोग घेतो हा दैवी गुण नसून आसुरी गुण आहे जर मनुष्याला मग तो गृहस्थही का असेना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर त्याने संभोग जीवन संयमित केले पाहिजे आणि श्रीकृष्ण सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरिता मुलांना जन्म देता कामा नये कृष्ण भावनाभावित होऊ शकतील अशा मुलांना जर मनुष्य जन्म देऊ शकत असेल तर तो शेकडो मुलांनाही जन्म देऊ शकतो परंतु अशी योग्यता नसेल तर त्याने केवळ इंद्रिय तृप्तीकरिता संभोग करू नये ग्रहस्थांनी करावयाचे आणखी एक साधन म्हणजे यज्ञ होय कारण यज्ञ करण्याकरिता विपुल प्रमाणात धनाची आवश्यकता असते ब्रह्मचर्य वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमातील इतर लोकांकडे धन नसते त्यांना भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करावयाचा असतो म्हणून विविध यज्ञ करणे हे गृहस्थांसाठी संमत आहे वेदामध्ये गृहस्थांकरिता अग्निहोत्र हा यज्ञ सांगण्यात आला आहे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 त्या योगे लाभप्राप्ती करू शकतो म्हणून दान आत्मसंयम आणि यज्ञकर्म हे तीन गुण ग्रहस्थांसाठी आहेत स्वाध्याय किंवा वेदाध्ययन हे ब्रह्मचार्यांसाठी आहे ब्रह्मचार्याचा स्त्रीशी मुळीच संबंध असू नये त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनाकरिता आपले मन वेदांचे अध्ययन करण्यामध्ये संलग्न करावे यालाच स्वाध्याय असे म्हटले जाते तपस्या ही विशेष करून निवृत्त जीवनासाठी आहे मनुष्याने आयुष्यभर ग्रहस्थाश्रमी राहू नये तर त्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की जीवनाचे ब्रह्मचारी ग्रहस्थ वाणप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम आहेत म्हणून ग्रहस्थ जीवनानंतर त्याने निवृत्त झाले पाहिजे जर मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षांचे असेल तर त्याने पंचवीस वर्षे ब्रह्मचारी पंचवीस वर्षे ग्रहस्थ पंचवीस वर्षे वानप्रस्थ आणि उर्वरित पंचवीस वर्षे संन्यासाश्रमात व्यतीत करावी हे वैदिक धार्मिक अनुशासनाचे नियम आहेत गृहस्थाश्रमातून निवृत्त झालेल्या मनुष्याने शरीर मन आणि जिव्हा यांचे तप केले पाहिजे हीच तपस्या होय संपूर्ण वर्णाश्रम धर्म हा तपस्या करण्याच्या दृष्टीने रचण्यात आला आहे तपस्यविना मोक्षप्राप्ती करता येत नाही जीवनात तपस्येची आवश्यकता नाही आणि मनुष्याने तर्क करणे चालू ठेवावे म्हणजे सर्व काही ठीक होईल ही कल्पना वेदांमध्ये आणि भगवद्गीतेतही सांगितलेली नाही अशी मते अधिकाधिक अनुयायी गोळा करण्याच्या मागे लागलेल्या तथाकथित दिखाऊ अध्यात्मवाद्यांनी निर्माण केली आहेत कारण त्यांना वाटते की काही बंधने नियमे विधिविधाने जर ठेवली तर लोक आपल्याकडे आकृष्ट होणार नाहीत म्हणून केवळ दिखाव्याकरिता ज्यांना धर्माच्या नावाखाली अनुयायी गोळा करण्याची इच्छा असते ते आपल्या शिष्यांच्या तसेच स्वतःच्या जीवनावरही निर्बंध घालत नाहीत परंतु हा सर्व प्रकार वेदसंमत नाही आर्जवम अर्थात सरळपणा या ब्राह्मणांच्या गुणाच्या बाबतीत सांगावयाचे तर हा गुण विशिष्ट आश्रमातील लोकांनीच अंगी बाणवावा असे नाही तर प्रत्येक व्यक्तीने तो अंगी बाणविला पाहिजे मग तो ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ किंवा संन्यासी असो मनुष्याने सरळ आणि निस्पृह असावे अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये त्याने विचार करू नये की शरीराच्या हत्येनंतरही आत्मा हा कधीच मारला जात नाही म्हणून इंद्रियतृप्तीकरिता पशूंची हत्या करण्यात काहीच भेद नाही धनधान्य फळफळावळे दूध दुभत्याचा विपुल पुरवठा असूनही आजकाल लोक मांसाहार करण्याच्या अधीन झाले आहेत पशुहत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही हा आदेश सर्वांकरिताच आहे जेव्हा दुसरा काहीच पर्याय नसतो तेव्हा मनुष्य पशुवध करू शकतो पण तो पशुही यज्ञार्पणच करावा कसेही असले तरी मानव समाजासाठी विपुल प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा असताना जे लोक आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांनी पशूंची मुळीच हिंसा करू नये वास्तविक अहिंसा म्हणजे कोणाच्या प्रगतीला प्रतिबंध करू नये एका पशुयोनीतून दुसऱ्या पशुयोनीत असे उत्क्रांती करणारे पशुदेखील देखील उन्नतीच करीत आहेत जर एखाद्या विशिष्ट प्राण्याचा वध केला तर त्याची प्रगती रोखली जाते जर एखादा पशु विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये अमुक दिवस आणि अमुक अमुक वर्षासाठी राहत आहे आणि अकालीच जर त्याला मारले गेले तर दुसऱ्या योनीमध्ये उत्क्रांतीत होण्यासाठी त्याच प्रकारच्या देहात पुन्हा येऊन उर्वरित दिवसांचा अवधी त्याला पूर्ण करावा लागतो म्हणून स्वतःच्या जीवालौल्याला शमविण्याकरिता पशूंच्या उत्क्रांतीला प्रतिबंध करू नये हीच अहिंसा होय सत्यम अर्थात मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरिता सत्याचे विकृतीकरण करू नये वैदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत परंतु त्यांचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून शिकले पाहिजे वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे श्रुती म्हणजे मनुष्याने प्रमाणित व्यक्तींकडून श्रवण केले पाहिजे मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये भगवद्गीतेच्या मूळ आशयाचा अनर्थ करणारी अनेक भाष्ये आहेत शब्दांचा वास्तविक आशय प्रस्तुत केला पाहिजे आणि हे प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून शिकले पाहिजे अक्रोध म्हणजे क्रोध संयमन करणे होय क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असले पाहिजे कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते क्रोध हा रजोगुणाचा व कामवासनेचा परिणाम आहे म्हणून जो दिव्यावस्थेत स्थित आहे त्याने स्वतःला क्रोधापासून आवडले पाहिजे अपैशुनम म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहू नये किंवा विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये अर्थात एखाद्या चोराला चोर म्हणणे म्हणजे काही अपराध नव्हे परंतु जो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो त्याने एखाद्या प्रामाणिक मनुष्याला चोर म्हणणे ही अत्यंत अपराधपूर्ण गोष्ट आहे री म्हणजे मनुष्याने विनयशील असावे आणि कोणतेही घृणास्पद कार्य करू नये अचापलम अर्थात दृढनिश्चय म्हणजे मनुष्याने आपल्या प्रयत्नात कधीही क्षुब्ध किंवा वैफल्यग्रस्त होऊ नये कोणताही प्रयत्न करताना अपयश येऊ शकते पण मनुष्याने त्यामुळे खिन्न होऊन जाऊ नये त्याने धैर्याने आणि दृढ निश्चयाने प्रगती केली पाहिजे या ठिकाणी योजिलेला तेजस हा शब्द क्षत्रियांकरिता आहे दुर्बलांना अभय देण्यास समर्थ होण्या इतपत क्षत्रियांनी बलशाली असले पाहिजे आपण अहिंसक आहोत असे त्यांनी कधीच दाखवू नये हिंसेची आवश्यकता असल्यास त्यांनी हिंसा करण्यास तयार असले पाहिजे परंतु जो मनुष्य आपल्या शत्रूचे दमन करू शकत असेल तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकतो तो लहान सहान अपराधांना क्षमा करू शकतो शौचम या शब्दाचा अर्थ मन शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असा आहे व्यापाऱ्यांनी काळाबाजार करू नये म्हणून विशेष करून हा गुण आहे नातीमानिता अर्थात मानाची अपेक्षा न करणे हा गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वात खालच्या दर्जाच्या शूद्र लोकांसाठी आहे त्यांनी व्यर्थ प्रतिष्ठेने किंवा मानाने फुगून जाऊ नये आणि आपल्या दर्जाला अनुरूप असेच राहावे सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शूद्रांनी उच्च वर्णातील लोकांचा आदर करावा हे त्यांचे कर्तव्य आहे या ठिकाणी वर्णन केलेले सर्व सव्वीस गुण हे दिव्य गुण आहेत विविध वर्ण आणि आश्रमांनुसार या गुणांचे अनुशीलन करण्यात यावे सारांश हाच आहे की भौतिक परिस्थिती जरी दुःखकारक आणि प्रतिकूल असली तरी सर्व वर्गातील लोकांनी जर या गुणांच्या अभ्यासाद्वारे विकास केला तर ते हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगत होऊ शकतात श्लोक क्रमांक चार दम्भोदर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम् शब्दशः अर्थ दंभ दंभ अहंकार दर्प उर्मटपणा अभिमान अभिमान गर्व च शुद्धा क्रोध क्रोध पारुष्यम कठोरपणा किंवा उग्रपणा एव निश्चितपणे च आणि अज्ञानम अज्ञान च आणि अभिजातस्य जन्मलेल्या पार्थ हे पार्थ संपदम गुण आसुरीम आसुरी प्रकृतीचे हे पार्था दंभ उर्मटपणा अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात नरकामध्ये जाण्याच्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे आसुरी लोक जरी नियमांचे पालन करीत नसले तरी त्यांना धार्मिकतेचा व आध्यात्मिक विज्ञान विकासाचा देखावा करावयाची इच्छा असते त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा किंवा संपत्तीचा सदैव अभिमान असतो इतरांनी आपली पूजा करावी आणि आपल्याला मानसन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते वस्तुत ते मान देण्यायोग्य नसतातच क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात काय करावे आणि काय करू नये हे त्यांना कळत नाही ते आपल्या इच्छेनुसार व लहरी खातर काहीही करतात आणि कोणतेही प्रमाण मानित नाहीत मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासूनच त्यांनी हे आसुरी गुण धारण केलेले असतात आणि जसे जसे ते वाढत जातात तसतसे हे सारे अशुभ गुण ते प्रकट करतात श्लोक क्रमांक पाच दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव शब्दशः अर्थ दैवी दैवी संपत उपयुक्तता किंवा लाभ विमोक्षाय मोक्षदायक निबंधाय बंधनकारक आसुरी आसुरी गुण मता मानले जातात मा करू नको शुचह चिंता संपदम लाभ दैवीम दैवी अभिजात उत्पन्न असी तू आहेस पांडव हे पांडव दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात हे पांडवा तू चिंता करू नकोस कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीस असे सांगून प्रोत्साहन दिले त्याने युद्धात भाग घेणे हे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हते कारण तो युद्धासंबंधी साधक बाधक विचार करीत होता भीष्म द्रोण इत्यादींसारख्या मोठमोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी की न करावी याबद्दल तो विचार करीत होता यावरून कळून येते की तो क्रोध खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेला नव्हता म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता क्षत्रियांनी शत्रूवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते आणि अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे हे आसुरी असल्याचे मानले जाते यास्तव अर्जुनाला विलाप करावयाचे कोणतेही कारण नव्हते वर्णाश्रम धर्माच्या नियामक तत्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते श्लोक क्रमांक सहा द्वौ सर्गो लोकेस्मिन दैवासुर एवच दैवो विस्तर शह प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु शब्दशः अर्थ द्वौ दोन भूतसर्गौ सृष्टजीव लोके जगतामध्ये अस्मिन हे दैव दैवी आसुर आसुरी एव निश्चितपणे च आणि दैव दैवी विस्तरशः विस्तारपूर्वक प्रोक्त सांगितले आसुरम आसुरी पार्थ हे प्रथापुत्र मे माझ्याकडून शृणू ऐक हे पार्थ या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो दैवी गुणयुक्त जन्मलेल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत या जगतामध्ये बद्ध जीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे जे लोक दैवी गुणांसह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात अर्थात ते गुरु साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात मनुष्याने प्रमाणित शास्त्रांनुसार आपली कर्तव्ये केली पाहिजेत जो शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन न करता स्वतःच्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तींनी युक्त असल्याचे म्हटले जाते शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की देव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झाला या दोहोतील फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशांचे पालन करतो तर दुसरा करीत नाही श्लोक क्रमांक सात प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचम न पिचाचार न सत्यम तेषु विद्यते शब्दशः अर्थ प्रवृत्तीम योग्य रीतीने कर्म करणे च सुद्धा निवृत्ती अयोग्यपणे कर्म न करणे च आणि जनाह लोक न कधीही नाही विदुह जाणतात आसुराह आसुरी गुणांनी युक्त असलेले न कधीही नाही शौचम शुची न नाही अपि सुद्धा च आणि आचारह आचरण न कधीही नाही सत्यम सत्य तेषु त्यांच्यामध्ये विद्यते असते आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत शुचिरभूतपणा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि त्यांचे प्रारंभापासूनच पालन केले पाहिजे विशेषत वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्यधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्र विधानांचे पालन करीत नाहीत त्यांना आसुरी मानले जाते यास्तव या श्लोकामध्ये म्हटले आहे की असुरांना शास्त्रातील नियमांचे ज्ञान नसते आणि शास्त्र नियमांचे पालन करण्याकडे त्यांचा ओढाही नसतो बहुतेक आसुरी लोक शास्त्र नियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी काही जण जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते त्यांना श्रद्धाही नसते किंवा वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छाही नसते आसुरांमध्ये अंतर्बाह्य शुची नसते मनुष्यांनी आपले शरीर स्नान दंतधवन कपडे बदलणे इत्यादी गोष्टींद्वारे शुचिरभूत ठेवले पाहिजे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 मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत आज तागायातही हिंदू लोक मनुसंहितेचे पालन करतात वारसासंबंधी आणि इतर कायदे याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना गुलामाप्रमाणे ठेवावे तर स्त्रिया बालकाप्रमाणे असतात बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही परंतु त्यांना काही गुलामांसारखे ठेवले जात नाही आसुरी लोकांनी आता या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणेच स्वातंत्र्य देण्यात यावे तरीही असे करण्याने जगाच्या सामाजिक परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही वस्तुत स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे स्त्रीला कौमार्यावस्थेत पित्याने संरक्षण दिले पाहिजे यौवनावस्थेत पतीने आणि वृद्धावस्थेत त्याच्या पुत्रांनी तिला संरक्षण दिले पाहिजे मनुसंहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीत्वाची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानव समाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्टच झाली आहे तसेच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल चांगला नाही म्हणून आसुरी लोक समाजाच्या हितार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत आसुरी लोक महर्षींचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती ही अतिशय दयनीय झाली आहे श्लोक क्रमांक आठ असत्यम प्रतिष्ठम ते जगद आहुरनिश्वरम अपरस्परसंभूतं किमन्यकामहेतुकं शब्दशः अर्थ असत्यम असत्य अप्रतिष्ठम निराधार ते ते जगत प्राकृतसृष्टी आहु म्हणतात अनिश्वरम ईश्वर वाचून अपरस्पर कारणरहित संभूतम उत्पन्न झाले आहे किम अन्यत इतर कोणतेही कारण नाही काम हेतुकम केवळ कामामुळे ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचं कोणीही याचे नियंत्रण करीत नाही त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असुरांचा निष्कर्ष आहे की हे जगत म्हणजे केवळ एक भ्रम किंवा आभास आहे याच्या उत्पत्तीस काहीच कार्य कारण नियंत्रक प्रयोजन इत्यादी काही कारण नाही सर्व काही असत्य आहे ते म्हणतात की प्राकृत सृष्टीची उत्पत्ती काही विशिष्ट आकस्मिक क्रिया प्रतिक्रियांमुळे होते परमेश्वराने विशिष्ट हेतूकरिता या सृष्टीची रचना केली आहे असे त्यांना वाटत नाही त्यांचा सृष्टीच्या उत्पत्तीचा स्वतःचा सिद्धांत असतो ते म्हणतात की जगाची आपोआप उत्पत्ती झाली आहे आणि या जगाच्या पाठी परमेश्वर आहे असे म्हणण्यास काहीच कारण नाही ते जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद मानित नाहीत तसेच ते परमात्म्याच्या अस्तित्वाचाही स्वीकार करीत नाहीत सर्व काही केवळ पदार्थच आहे आणि संपूर्ण विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे त्यांच्या मतानुसार सर्व काही शून्यच आहे आणि आपण जे वैविध्य पाहत आहोत ते केवळ अज्ञानवशच पाहत आहोत ते निश्चितपणे मानतात की या सृष्टीतील वैविध्य म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शनच आहे उदाहरणार्थ ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत आपण अनेक गोष्टींची निर्मिती करतो परंतु वस्तुत अशा गोष्टी मुळीच अस्तित्वात नसतात म्हणून ज्यावेळी आपण जागृत होतो तेव्हा पाहतो की सर्व काही स्वप्नच होते वास्तविकपणे असूल जरी म्हणत असले की जीवन हे केवळ स्वप्नच आहे तरी या स्वप्नाचा उपभोग घेण्यात ते अतिशय तरबेज असतात आणि म्हणून ज्ञानप्राप्ती करण्याऐवजी ते अधिकाधिक आपल्या स्वप्नसृष्टीमध्ये गुरफटतच जातात त्यांचा निष्कर्ष असतो की ज्याप्रमाणे मुलाचा जन्म केवळ स्त्री आणि पुरुष यांच्या संभोगाने होतो त्याप्रमाणे हे जगतही आत्मतत्वविरहितच विरहितच उत्पन्न झाले आहे त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थाच्या संयोगानेच जीवांची निर्मिती झाली आहे आणि आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही ज्याप्रमाणे घामापासून आणि मृत शरीरापासून काहीही कारण नसताना अनेक जीव बाहेर येतात त्याप्रमाणे भौतिक सृष्टीतील पदार्थाच्या संयोगातून सर्व सजीव प्राण्यांची निर्मिती झाली आहे म्हणून या अभिव्यक्तींचे कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे आणि या व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नाही भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की मयाध्यक्षेण प्रकृतीम सूयते चराचरम माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करीत आहे या श्रीकृष्णांच्या वचनावर त्यांची श्रद्धा नसते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर असुरांना या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे परिपूर्ण ज्ञान नसते प्रत्येक आसुरी व्यक्तीचा स्वतःचा असा एक सिद्धांत असतो त्यांच्या दृष्टीने एक शास्त्रार्थ दुसऱ्या शास्त्रार्थ इतकाच प्रमाणभूत असतो कारण शास्त्रांचा एकच प्रमाणभूत असा अर्थ असतो हे त्यांना मान्य नाही श्लोक क्रमांक नऊ एताम दृष्टीम अवष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धय प्रभवंती उग्रकर्माण क्षयाय जगतो अहिता शब्दशः अर्थ एताम ही दृष्टीम दृष्टी अवष्टभ्य स्वीकारून नष्ट नष्ट आत्मान स्वतःच अल्पबुद्धय अल्पबुद्धी प्रभवंती भरभराट उग्रकर्माण उग्र कर्म करण्यात संलग्न झालेले क्षयाय विनाशाकरिता जगत जगताच्या अहिताह अहितकारक अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले असतात या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करीत आहोत परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत ते भौतिक जगताचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रियतृप्तीकरिता ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात अशा प्रकारचे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत एकमेकांशी कसा व्यवहार करावा याची त्यांना जाण नाही आसुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते कारण शेवटी ते अशा गोष्टींचा शोध लावतील किंवा अशी गोष्ट निर्माण करतील त्यामुळे सर्वांचाच विनाश होईल अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये आण्विक शस्त्रास्त्रांच्या संशोधनाची पूर्वसूचनाही दिली आहे आणि आता संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रास्त्रांचा अत्यंत गर्व आहे कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल आणि आण्विक स्फोटके सर्व काही उद्ध्वस्त करू शकतील अशा गोष्टी केवळ जगताच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात आणि हेच या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे आसुरी वृत्तीमुळे मानव समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाहीत श्लोक क्रमांक दहा काममाश्रित्य दुष्पुरम दंभमानं मदान्विताः मोहाद गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचीव्रताः शब्दशः अर्थ कामं काम आश्रित्य आश्रय घेऊन दुष्पुरम अतृप्त दंभ दंभ मान मान मद अन्विताः मदाने युक्त मोहात मोहामुळे गृहित्वा घेऊन असत असत्य किंवा अनित्य ग्राहान गोष्टी प्रवर्तनते त्यांची भरभराट होते अशुची अपवित्रता व्रताह व्रतस्थ कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आसुरी मनोवृत्तींचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे आसुरी लोक आपल्या काम वासनेने कधीही तृप्त होत नाहीत विषयोपभोग घेण्यासाठी ते आपल्या कधी तृप्त न होणाऱ्या इच्छांना एकसारखे वाढवित असतात क्षणभंगूर गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे ते सदैव जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते अशी कर्मे करीतच राहतात आपण चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत याचे त्यांना मुळी ज्ञानही नसते आणि याबद्दल ते काही सांगूही शकत नाहीत अनित्य गोष्टींचा स्वीकार करून असे आसुरी लोक स्वतःच एका परमेश्वराची निर्मिती करतात आणि स्वनिर्मित मंत्रांचे उच्चारण करतात परिणामत ते लैंगिक भोग आणि धनसंचय या दोन गोष्टींकडे अधिकाधिक आकर्षित होतात या संदर्भात अशुची व्रताह हा शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे आसुरी लोक मदिरा मदिराक्षी द्यूत आणि मांसाहाराकडे आकर्षित होतात आणि याच त्यांच्या आशुचिरभूत सवयी असतात अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने उन्मत्त झाल्यामुळे ते वेदाशी असहमत असणाऱ्या तथाकथित धर्माचा पुरस्कार करतात असे लोक जरी जगामधील अत्यंत घृणास्पद लोक असले तरी जग त्यांचा कृत्रिमपणे मिथ्या मान सन्मान करते ते जरी नरकाच्या दिशेने धावत असले तरी त्यांना वाटते की आपण खूप प्रगती करीत आहोत श्लोक क्रमांक अकरा व बारा चिंताम परिमेयाम च प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिती निश्चिता कामक्रोध परायणा इहंते काम भोगार्थम कामभोगार्थम् संचयान शब्दशः अर्थ चिंताम चिंता आणि भय अपरिमेयाम अमर्याद च आणि प्रलय अंताम आमरणात उपाशिलता आश्रय घेऊन काम उपभोग इंद्रियतृप्ती परमाह जीवनाचे परमलक्ष एतावत याप्रमाणे इति असे निश्चिताह निश्चित करून आशापाश आशेच्या पाशांनी बांधले जाणे शतैह शेकडो बद्धाह बद्ध होऊन काम काम क्रोध आणि क्रोध परायणाह परायण झालेले इहंते इच्छा करतात काम काम भोग इंद्रियोपभोग अर्थम च्या उद्देशाने अन्यायेन अन्यायाने अर्थ धनाचे संचयान संचय इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आसुरी लोकांना वाटते की इंद्रियोपभोग प्राप्त करणे हेच जीवनाचे अंतिम लक्ष आहे आणि मरणापर्यंत त्यांची हीच धारणा असते त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो तसेच मनुष्याला आपल्या कर्मानुसार निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात यावरही त्यांचा विश्वास नसतो त्यांनी आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांना कधीच अंत नसतो आणि ते योजनांमागून योजना आखत जातात परंतु या योजनांची कधीच पूर्ती होत नाही आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे मरणासमयी सुद्धा तो वैद्याला आपले आयुष्य चार वर्षांनी वाढविण्याची विनंती करीत होता कारण त्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नव्हत्या असे मूर्ख जाणत नाहीत की वैद्य आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाहीत मृत्यूची सूचना आली की तेथे मनुष्याच्या इच्छेचा मुळीच विचार होत नसतो प्रकृतीचे नियम मनुष्याला जितका भोग ठरवून दिलेला असेल त्यापेक्षा एक क्षणभरही अधिक जगू देत नाही आसुरी मनुष्याला परमेश्वरावर किंवा अंतर्यामी परमात्म्यावर विश्वास नसतो आणि म्हणून केवळ इंद्रियतृप्तीकरिता तो सर्व प्रकारचे पापकर्म करतो त्याच्या हृदयात एक साक्षीही असतो हे त्याला माहीत नसते परमात्मा हा जीवाच्या सर्व क्रियांचे निरीक्षण करीत असतो उपनिषदात याबाबतीत उदाहरण देण्यात आले आहे की एका झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत त्यापैकी एक पक्षी शाखेवरील सुखदुःख रूपी फळ भोगतो आणि दुसरा पक्षी केवळ साक्षी असतो परंतु आसुरी मनुष्याला वेदांचे ज्ञानही नाही आणि वेदांवर श्रद्धाही नसते म्हणून परिणामांची चिंता न करता इंद्रिय स्वेच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असे तो समजतो श्लोक क्रमांक तेरा चौदा व पंधरा इदं मद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुः हन्निष्ये चापरानपि ईश्वरोऽहम् अहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्योऽभिजनवानस्मि अन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिश्य इति विमोहिता शब्दशः अर्थ इदम हे अद्य आज मया मी लब्धम मिळविले इमम हे प्राप्से मी प्राप्त करीन मनहरथम माझ्या इच्छेप्रमाणे इदम हे अस्ति आहे इदम हे अपि सुद्धा मे माझे भविष्यती भविष्यामध्ये अधिक वृद्धी होईल पुनः पुन्हा धनम धन असो तो मया माझ्याद्वारे हतः मारला गेला आहे शत्रु शत्रू हनिष्ये मी हत्या करेन च सुद्धा अपरान इतर अपि निश्चितपणे ईश्वर ईश्वर अहम मी आहे अहम मी आहे भोगी भोगी सिद्ध परिपूर्ण अहम मी आहे बलवान बलवान सुखी सुखी आढ्य धनाढ्य अभिजनवान कुलवान वैभवशाली नातलग असलेला अस्मी मी आहे कह कोण अन्य इतर अस्ति आहे सदृश सारखा मया मी यक्षे मी यज्ञ करेन दास्यामी मी दान करेन मोदिष्ये मी मौज करेन इति याप्रमाणे अज्ञान अज्ञानाने विमोहिता मोहित झालेले आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील मी सर्वांचा ईश्वर आहे मीच भोगता आहे मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नाथलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही मी यज्ञ करेन मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात श्लोक क्रमांक सोळा अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरके अशुचौ शब्दशः अर्थ अनेक अनेक चित्त चिंतानी विभ्रांता भ्रांत झालेला मोह मोहाचा जाल जाल समावृताह आवृत्त झालेले प्रसक्ताह आसक्त कामभोगेषु इंद्रियतृप्तीला पतंती पतित होतात नरके नरकामध्ये अशुचव अशुची किंवा अपवित्र या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजाळामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आसुरी मनुष्यांच्या धनसंचयाच्या इच्छेला काही अंतच नसतो धनार्जनाची त्यांची अभिलाषा अमर्याद असते सध्या आपल्याजवळ किती धन साठलेले आहे आणि ते धन कोणत्या योजना केल्याने अधिकाधिक वाढत जाईल केवळ याचाच तो विचार करीत असतो यास्तव तो कोणतेही पापकर्म करण्यास संकोच करीत नाही आणि अवैध तृप्तीकरिता तो काळा बाजारही करतो आपल्याकडे असलेला जमीन जुमला कुटुंब घर आणि धनसाठा इत्यादी गोष्टींनी तो मोहित झालेला असतो आणि या गोष्टींमध्ये अधिकाधिक वृद्धी कशी होईल याचीच तो योजना आखीत असतो त्याला आपल्या सामर्थ्यावर विश्वास असतो आणि जे काही त्याला प्राप्त होत असते ते त्याच्या पुण्यकर्माचे फळ आहे हे त्याला माहीत नसते त्याला अशा गोष्टींचा संचय करण्याची संधी दिली जाते परंतु त्याला पूर्वकर्मांची मुळीच जाणीव नसते त्याला वाटते की केवळ स्वकष्टामुळेच आपल्याला धनप्राप्ती झाली आहे आसुरी मनुष्याचा कर्माच्या नियमावर विश्वास नसून स्वकर्तृत्वावर विश्वास असतो कर्माच्या नियमांप्रमाणे मनुष्याच्या पूर्वजन्मातील पुण्यकर्मामुळे तो उच्च कुळात जन्म घेतो श्रीमंत होतो सुशिक्षित होतो अथवा सौंदर्यवान होतो आसुरी लोकांना वाटते की या सर्व गोष्टी योगायोगाने आणि स्वसामर्थ्यामुळे प्राप्त होतात विविध प्रकारचे लोक सौंदर्य आणि शिक्षणाच्या विविधतेमागे काहीतरी व्यवस्था असते त्याची त्यांना जाणीवच होत नाही जो मनुष्य अशा आसुरी लोकांशी स्पर्धा करतो तो त्यांचा शत्रू होतो असे अनेक आसुरी लोक आहेत आणि ते सर्व एकमेकांचे शत्रू आहेत हे शत्रुत्व व्यक्तिव्यक्तींमध्ये कुटुंबाकुटुंबात नंतर समाजात आणि शेवटी राष्ट्र राष्ट्रात अधिकाधिक वाढत जाते म्हणून जगभर सर्वत्र सतत कलह युद्ध आणि शत्रुत्व असते प्रत्येक आसुरी मनुष्याला वाटते की आपण इतरांच्या त्यागावर जगू शकतो सामान्यत आसुरी मनुष्याला आपण स्वतःच परमेश्वर असल्याचे वाटते आणि असा आसुरी प्रचारक आपल्या अनुयायांना सांगतो की तुम्ही परमेश्वराचा इतरत्र का शोध करीत आहात तुम्ही स्वतःच परमेश्वर आहात आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता परमेश्वरावर विश्वास ठेवू नका परमेश्वराचा धिक्कार करा परमेश्वर मृत झाला आहे आसुरांचा असा प्रचार असतो आसुरी मनुष्य जरी पाहतो की इतर लोकही आपल्या इतकेच श्रीमंत आणि प्रभावी किंबहुना अधिकच श्रीमंत आणि प्रभावी आहेत तरी त्याला वाटते की आपल्यापेक्षा श्रीमंत अथवा प्रभावी कोणीही असू शकत नाही उच्चतर लोकांप्रत जाण्याबद्दल सांगावयाचे तर त्यांचा यज्ञ इत्यादी करण्यावर विश्वास नसतो आसुरी लोक विचार करतात की आपण स्वतः रचलेल्या पद्धतीप्रमाणे यज्ञ करू आणि एखाद्या यंत्राच्या सहाय्याने उच्चतर लोकांची प्राप्ती करू या संदर्भातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रावण होय त्याने लोकांना सांगितले की मी स्वर्गामध्ये जाण्यासाठी अशी एक शिडी तयार करेन जेणेकरून कोणीही वेदोक्त यज्ञयाग न करता स्वर्गप्राप्ती करू शकेल त्याचप्रमाणे आधुनिक काळामध्ये असेच आसुरी लोक यांत्रिक व्यवस्थेद्वारे उच्चतर ग्रहांवर जाण्यासाठी खडतर प्रयास करीत आहेत ही सारी मोहाची उदाहरणे आहेत परिणामत त्यांच्या न कळतच ते नरकाच्या दिशेने धावत आहेत या श्लोकातील मोहजाल हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याप्रमाणे जाळ्यात अडकलेला मासा बाहेर येऊ शकत नाही त्याचप्रमाणे अशा आसुरी लोकांसाठीही बाहेर पडण्याचा मार्गच नाही श्लोक क्रमांक सतरा आत्मसंभाविता स्तब्धा मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेन विधिपूर्वकम् शब्दशः अर्थ आत्मसंभाविता आत्मतुष्टि किंवा आत्मश्लाघा स्तब्धा उद्धट धनमान धन आणि खोट्या प्रतिष्ठेत मद मदामध्ये अन्विता लीन यजंते ते यज्ञ करतात नाम केवळ नाम मात्र यज्ञैह यज्ञासहित ते ते दंभेन दांभिकपणे अविधीपूर्वकम अविधीपूर्वक आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता अहम भावाने केवळ मात्र यज्ञ करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे शास्त्रप्रमाण इत्यादींना न जुमानता स्वतःलाच सर्वेसर्वा मानून आसुरी लोक कधीकधी तथाकथित धार्मिक यज्ञ अथवा यज्ञिक अनुष्ठान करतात आणि कोणत्याही प्रमाणावर त्यांचा विश्वास नसल्याने ते अतिशय उद्धट असतात धन आणि खोटी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे ते मोहित होतात व शास्त्रांचा धिक्कार करू लागतात असे लोक कधीकधी प्रचारकाची भूमिका निभावतात लोकांना भुलवितात आणि धर्मसुधारक किंवा परमेश्वराचे अवतार म्हणून प्रसिद्ध होतात ते केवळ यज्ञाचा दिखावा करतात किंवा देवतांची उपासना करतात अथवा स्वतःच्याच परमेश्वराची निर्मिती करतात साधारण लोक अशा असुरांची परमेश्वर म्हणून जाहिरात करतात व त्यांची उपासना करतात आणि मूर्ख लोक त्यांना धर्माधिकारी किंवा आध्यात्मिक तत्त्ववेत्ता मानतात ते संन्याशाचा वेश परिधान करतात आणि त्या वेशाच्या आधारावर सर्व प्रकारची निंद्यकृत्य कृत्य करतात वस्तुत जगातून विरक्त झालेल्या मनुष्यावर अनेक बंधने असतात परंतु आसुरी लोक अशा बंधनांची मुळीच फिकीर करत नाहीत त्यांना वाटते की आपण जो मार्ग निर्माण करतो तोच स्वतःसाठी योग्य आहे सर्वांना अनुसरण्यास योग्य असा आदर्श मार्गही असू शकतो हे त्यांना मान्य नसते या श्लोकामध्ये अविधीपूर्वकम या शब्दावर विशेष जोर देण्यात आला आहे या सर्व गोष्टी अज्ञान आणि मोहामुळेच होत असतात श्लोक क्रमांक अठरा अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संशिलता परदेहेषु प्रद्विषंतो अभ्यसूयकाः शब्दशः अर्थ अहंकारं मिथ्याहंकार बलम बल दर्पम गर्व कामं काम विषयभोग क्रोधं क्रोध च सुद्धा संश्रिता आश्रय घेऊन माम मला आत्म त्यांच्या स्वतःच्या पर आणि इतरांच्या देहेषु देहामध्ये प्रद्विषंत निंदा करीत अभ्यसूयकाह द्वेष करणारे मिथ्या अहंकार बल गर्व काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आसुरी मनुष्य भगवंतांच्या श्रेष्ठतेला विरोध करतो व त्याचा शास्त्रावर विश्वास नसतो आसुरी मनुष्य भगवंत आणि शास्त्रांचा सदैव द्वेष करतो त्याला प्राप्त झालेल्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे त्याच्याकडे असणाऱ्या धनसंचयामुळे आणि बळामुळे तो असे करण्यास प्रवृत्त होतो त्याला माहीत नसते की वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे त्याला हे माहीत नसल्यामुळे वस्तुत तो स्वतःचाच आणि त्याचबरोबर इतरांचाही द्वेष करीत असतो यामुळे तो स्वतःच्या आणि इतरांच्याही शरीराची हिंसाच करीत असतो तो अज्ञानी असल्यामुळे भगवंतांच्या नियंत्रणाची पर्वा करीत नाही भगवंतांचा आणि शास्त्रांचा द्वेषी असल्यामुळे तो परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत वादविवाद करतो आणि शास्त्र अधिकृतता नाकारतो आपले प्रत्येक कर्म करताना तो स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली समजतो आपल्या इतके बल सामर्थ्य किंवा धन इतर कोणाकडेच नाही असे वाटत असल्यामुळे तो वाटेल तसे वागतो आणि त्याला वाटते की आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या आड येणारा कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करावयाच्या योजना तो आखतो श्लोक क्रमांक एकोणावीस तानहं द्विषत क्रूरान् संसारेषु नराधमान क्षिपामि अजस्रम अशुभान आसुरीषु एव योनिषु शब्दशः अर्थ तान त्या अहम मी द्विषत द्वेषी क्रूरान क्रूर संसारेषु संसारामध्ये नर अधमान नराधम क्षिपामी मी घालतो अजस्रम निरंतर अशुभान अशुभ आसुरीषु आसुरी एव निश्चितपणे योनिषु योनीमध्ये जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे की विशिष्ट जीवाला विशिष्ट देह प्रदान करणे हे परमेश्वराच्या अखत्यारीनुसार घडते भगवंतांच्या श्रेष्ठतेचा स्वीकार करण्यास आसुरी मनुष्य राजी नसेल आणि ही वस्तुस्थिती आहे की तो आपल्या लहरीप्रमाणे कर्म करू शकतो परंतु त्याचा पुनर्जन्म त्याच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून नसून भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो श्रीमद भागवतातील तिसऱ्या स्कंदामध्ये म्हटले आहे की जीवाला मृत्यूनंतर मातेच्या उदरामध्ये गर्भस्थ केले जाते तेथे त्याला दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रकारचे शरीर प्राप्त होते म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला पशु कृमी मनुष्य इत्यादी अनेक प्रकारच्या योनी आढळतात या सर्व योनींची निर्मिती आकस्मिकपणे होत नसून दैवी शक्तीच्या योजनेनुसार होते परंतु असुरांच्या बाबतीत तर त्यांना चिरकाळासाठी असुरांच्या योनीमध्ये ठेवले जाते आणि अशा प्रकारे ते द्वेषी आणि नराधमच राहतात अशा आसुरी योनीतील लोक हे सदैव कामुक सदैव हिंसक द्वेषी आणि अपवित्रच असतात अरण्यातील अनेक प्रकारच्या शिकाऱ्यांना आसुरी योनींतील मानण्यात येते श्लोक क्रमांक वीस आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कौंतेय ततो यांती अधमाम गतीम शब्दशः अर्थ आसुरीम आसुरी योनिम योनी आपन्नाह प्राप्त करून मूढाह मूर्ख जन्मनी जन्मनी जन्मजन्मांतरात माम मला अप्राप्य प्राप्त न करता एव निश्चितपणे कौंतेय हे कौंतेय तत त्यानंतर यांती जातात अधमाम अधम गतिम, गती हे कौंतेया आसुरी वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत परमकृपाळू आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहतो की भगवंत आसुरांच्या बाबतीत कधीच कृपाळू नसतात या ठिकाणी सांगण्यात आले आहे की आसुरी लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवले जाते आणि भगवंतांची कृपा प्राप्त न केल्यामुळे त्यांचे निरंतर अधपतन होत जाते अशा अधपतनामुळे शेवटी कुत्रा मांजर डुक्कर इत्यादी प्रकारची शरीरे प्राप्त होतात या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की अशा असुरांना जीवनातील कोणत्याही दशेत भगवत कृपा प्राप्त होण्याची संधीच नसते वेदांमध्येही म्हटले आहे की अशा लोकांचे हळूहळू अधपतन होते व त्यांना कुत्रा डुक्कर इत्यादी योनी प्राप्त होतात या ठिकाणी कोणी वाद घालू शकेल की परमेश्वर जर अशा असुरांवर दया करीत नसेल तर मग त्या परमेश्वराला कृपावंत का म्हणावे या प्रश्नाला उत्तर देताना वेदांत सूत्रात म्हटले आहे की भगवंत कोणाचाही द्वेष करीत नाहीत असुरांना अशा अधम योनीमध्ये ठेवणे हे भगवंतांच्याच कृपेचे दुसरे एक रूप आहे कधीकधी भगवंत असुरांचा वध करतात परंतु असा वध करणे हे असुरांच्या चांगल्यासाठीच असते कारण वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंत ज्याचा वध करतात तो मुक्त होतो इतिहासामध्ये रावण कंस हिरण्यकशिपू इत्यादी अशा अनेक असुरांची उदाहरणे आढळतात या असुरांचा केवळ वध करण्यासाठी भगवंतांनी विविध अवतार धारण केले म्हणून भगवंतांकडून मारले जाण्याचे भाग्य ज्यांना लाभते त्यांच्यावर भगवंतांची कृपाच होते श्लोक क्रमांक एकवीस त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशनम आत्मन काम क्रोध तथा लोभ तस्मादेतत्रयम तजेत शब्दशः अर्थ त्रिविधम तीन प्रकारचे नरकस्य नरकाचे इदम हे द्वारम द्वार नाशनम विनाशकारक आत्मन आत्म्याचे काम काम क्रोध क्रोध तथा तसेच लोभ लोभ तस्मात म्हणून एतत हे त्रयम तीन त्यजेत मनुष्याने त्याग केला पाहिजे काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी वळलेले आहे मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करावयाची नाही त्याने या शत्रूंचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हे शत्रू आत्म्याचा इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याचा संभवच नसतो श्लोक क्रमांक बावीस एतै विमुक्त कौंतेय तमोद्वारे त्रिभीर्नर आचरती आत्मन श्रेय तत याती पराम गतीम शब्दशः अर्थ एतय या विमुक्त मुक्त होऊन कौंतेय हे कौंतेय तमह द्वारैह अज्ञानाच्या द्वारांपासून त्रिभी तीन प्रकारच्या नरह मनुष्य आचरती करतो आत्मन आत्म्यासाठी श्रेय श्रेयस्कर तत त्यानंतर याती तो जातो पराम परम गतिम गती हे कौंतेया जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे काम क्रोध लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे जितक्या प्रमाणात मनुष्य काम क्रोध आणि लोभ यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते नंतर तो वेदोक्त विधिविधानांचे पालन करू शकतो मनुष्य जीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत होऊ शकते अशा आचरणाद्वारे मनुष्य कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होण्याइतका भाग्यवान असेल तर त्याची यशप्राप्ती सुनिश्चित असते वैदिक शास्त्रांमध्ये मनुष्याच्या शुद्धीकरणाकरिता कर्म आणि कर्मफले यांच्या विधींचा निर्देश केलेला आहे ही संपूर्ण पद्धती काम क्रोध व लोभ यांच्या त्यागावर आधारलेली आहे या पद्धतीच्या ज्ञानाचे अनुशीलन केल्याने मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो आणि अशा आत्मसाक्षात्काराची पूर्णता भक्तियोगामध्ये होते या भक्तिपूर्ण सेवेमुळे बद्ध जीवाची मुक्ती सुनिश्चित असते म्हणून वेदामध्ये वर्णाश्रम धर्म सांगण्यात आला आहे निरनिराळ्या वर्णांसाठी निरनिराळी विधिविधाने निर्देशित करण्यात आली आहेत आणि जर मनुष्य त्यांचे पालन करू शकला तर आपोआपच त्याची आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती होते त्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होते यात मुळीच संदेह नाही श्लोक क्रमांक तेवीस यह उत्सृज्य वर्तते कामकारत न सिद्धीमवापनोती न सुखम न पराम गतीम शब्दशः अर्थ यह जो शास्त्रविधीम शास्त्रविधी उत्सृज्य त्याग करून वर्तते राहतो काम कारत कामाच्या प्रभावाखाली लहरीनुसार कर्म करणारा न कधीच नाही सह तो सिद्धिम सिद्धी अवापनोती प्राप्त करतो न कधीच नाही सुखम सुख न कधीच नाही पराम परम गतिम सिद्धावस्था किंवा गती जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विविध वर्णांसाठी आणि आश्रमांसाठी शास्त्रविधी घालून देण्यात आले आहेत प्रत्येकाने या विधिविधानांचे पालन करावे अशी अपेक्षा असते जर मनुष्याने या विधिविधानांचे पालन केले नाही आणि आपल्या काम क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरी खातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीच सिद्धी प्राप्त करू शकत नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याला तात्विकदृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनात त्याचे आचरण केले नाही तर अशा मनुष्याला नराधम समजले पाहिजे मनुष्य जीवनात जीवाने सदाचारी असावे आणि परमोच्च सिद्धावस्थेपर्यंत प्रगती करण्याकरिता निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते अशा नियमांचे त्याने पालन केले नाही तर त्याचे अधपतन होते तथापि जरी त्याने विधिविधानांचे आणि नैतिक मूल्यांचे पालन केले आणि शेवटी भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत तो येऊ शकला नाही तर त्याचे सारे ज्ञान व्यर्थच ठरते परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तरी त्याचे प्रयत्न निष्फळच ठरतात म्हणून मनुष्याने क्रमाक्रमाने कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराप्रत स्वतःची उन्नती केली पाहिजे त्याचवेळी तात्काळ त्याला परमोच्च समसिद्धी प्राप्त होऊ शकते अन्यथा नाही कामकारत हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जो मनुष्य जाणून बुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो त्याला माहीत असते की हे निषिद्ध आहे तरीही तो असे कार्य करतोच यालाच स्वेच्छाचार असे म्हटले जाते अमुक गोष्ट केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करीत नाही म्हणूनच त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते असा मनुष्य भगवंतांच्या शिक्षेस पात्र ठरतो आणि त्यांना मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करावयाची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही मानवी जीवन हे विशेष करून जीवनशुद्धी करून घेण्याकरिता असते आणि जो मनुष्य विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही तसेच त्याला वास्तविक सुखप्राप्तीही होत नाही श्लोक क्रमांक चोवीस तस्मात शास्त्र प्रमाण ते कार्य अकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुम इहारहसी शब्दशः अर्थ तस्मात म्हणून शास्त्रम शास्त्र प्रमाणं प्रमाण ते तुझे कार्य कर्तव्य अकार्य निषिद्ध कर्म व्यवस्थितव निश्चित करण्यामध्ये ज्ञात्वा जाणून शास्त्र शास्त्र विधान विधान उक्तम सांगितल्याप्रमाणे कर्म कर्म कर्तुम कर इह या जगामध्ये अर्हसी तू केले पाहिजे म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पंधराव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वेदोक्त विधिविधानांचे उद्दिष्ट श्रीकृष्णांना जाणणे हे आहे जर भगवद्गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांना जाणून घेतले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 आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली जो मनुष्य या सर्व भक्तिपूर्ण क्रियांमध्ये प्रत्यक्षपणे संलग्न झाला आहे त्याने सर्व वेदांचे अध्ययन पूर्वीच केले असल्याचे समजले पाहिजे त्याने निष्कर्षाची योग्य रीतीने प्राप्ती केली आहे अर्थात कृष्ण भावनाभावित नसणाऱ्या आणि भक्तीमध्ये संलग्न न झालेल्या सामान्य लोकांना काय करावे आणि काय करू नये याचा निर्णय वेदोक्त आदेशानुसार केला जातो मनुष्याने वादविवाद न करता वेदांनुसार कार्य केले पाहिजे यालाच शास्त्रतत्वांचे पालन करणे असे म्हणतात अपूर्ण इंद्रिय फसविण्याची वृत्ती चुका करणे आणि भ्रमित होणे हे बद्ध जीवांमध्ये आढळणारे चार दोष शास्त्रांमध्ये आढळत नाहीत या चार प्रमुख दोषांमुळे मनुष्य विधिविधाने घालून देण्यास अपात्र ठरतो म्हणून दोषातीत असणाऱ्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या विधिविधानांचा स्वीकार साऱ्या संत महंत आचार्य आणि महात्म्यांनी काहीही बदल न करता केला आहे भारतामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे दोन पक्ष आहेत साधारणत यांचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करता येते सविशेषवादी आणि निर्विशेषवादी तथापि दोघेही आपल्या जीवनामध्ये वेदोक्त तत्वांचे पालन करतात शास्त्रविधींचे पालन केल्याविना मनुष्य सिद्धावस्थेपर्यंत प्रगत होऊ शकत नाही म्हणून जो शास्त्रांचे वास्तविक तात्पर्य जाणू शकतो त्याला भाग्यवान असे म्हटले जाते मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याच्या तत्वाला विरोध करणे हेच सर्व प्रकारच्या पतनाचे मूलभूत कारण आहे मनुष्य जीवनातील हाच घोर अपराध आहे म्हणून भगवंतांची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप देत असते ही मायाशक्ती त्रिगुणात्मिका आहे भगवत ज्ञानाचा मार्ग मोकळा होण्यापूर्वी मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये तरी स्थित झाले पाहिजे सत्वगुणाच्या आदर्शापर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य रज आणि तमोगुणामध्येच राहतो आणि हेच त्याच्या आसुरी जीवनाचे कारण असते जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते शास्त्र साधू आणि योग्य भगवत ज्ञानाचा उपहास करतात ते आध्यात्मिक गुरूच्या आदेशाची अवज्ञा करतात आणि शास्त्रविधींची पर्वा करीत नाहीत भक्तीचा महिमा ऐकण्यासाठी ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग ते स्वतःच निर्माण करतात हे मानवी समाजाचे काही दोष आहेत व यामुळेच मनुष्य आसुरी जीवनाच्या आहारी जातात तथापि मनुष्याला जर प्रगतीपथावर किंवा सर्वोच्च स्थितीपर्यंत नेणारा योग्य आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरु प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते या प्रकारे भगवद्गीतेच्या दैवासुर संपद विभाग योग या सोळाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रील प्रभुपाद की जय महाराज की जय श्रीमद्भगवद्गीता की जय